संस्थितं स्वानंदेश गणेशानं महावाक्यस्वरूपिणं कृतिधरं सिद्धिबुद्धियुतम् भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गम् तिलकविलसितम् चारुगौराङ्गरहगम् गाणे साक्षान्त दधन्तम् स्मितमुखकमलम् ज्ञानमुद्राकराब्जम् भव्यम् चाजानुबाहुम् यतिवरममलम् शुद्धकाशाय वस्त्रम् योगीन्द्रम् श्रीगणेशम् परमगुरुवरम् मङ्गलमूर्ती मोरया गिरिजा सुत योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय अंकुशधारी सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्रीमद हिरंबराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नग्न भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मौर्या गोसावी महाराज की जय भगवान महर्षि मुद्गल दक्ष प्रजापतीला श्रीमद गणेश चरित्र सांगताना नवमखंडाचा विचार सांगतात हा खंड या संपूर्ण पुराणाचा गाभा म्हणून सांगितलेला आहे अतिशय महत्व हे घेवायचे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं ज्ञान राजा दक्ष प्रजापतीला आता सांगायला काही हरकत नाही असा विचार आल्यानंतरच या योग गीतेची मांडणी भगवान महर्षी मुद्गल दक्षाच्या समोर करतात कोणतंही चांगलं ज्ञान अंगी अंगी आधी काही उपदेश करावे आणि त्या तंत्राप्रमाणे साधकाची तयारी करून घ्यावी याकरता पूर्वीचे आठ खंड सांगण्यामध्ये आले आपल्या शरीरामध्ये व जीवजंतू जितके सजीव प्राणी पृथ्वीवर आहेत या सगळ्यामध्ये हे आठ विकार कायमचे जन्मजात असतात मरेपर्यंत राहतात अगदी मुंगीपासून पर्यंत यातून कोणीही सुटलेला नसतो अशा या आठ विकारावर आपलं प्रभुत्व असावं हे आठ खंडाच्या माध्यमाने सांगण्यामध्ये आलं एकदा आपल्या प्रभुत्वाखाले हे अष्टविकार आहेत अशी खात्री झाल्यावर मग साधक ज्ञान ऐकण्याच्या योग्यतेचा लागतो ही मुद्गलांची कल्पना आहे त्याकरता ज्यांनी हे विकार जिंकले आहेत त्याला गणेश म्हणजे काय हे कळतो तोपर्यंत भगवान गणेश कळतच नाही असा त्याचा अर्थ आहे या योग गीतेची मांडणी करताना कोणतंही चांगलं ज्ञान असो त्याचे काही पथ्य असतात ते पथ्य ऐकायला कडू वाटतात आणि लोकांना वाटतं आम्ही हे करू शकत नाही हे कशा करता आम्हाला उगीच का म्हणून फटकारे मारतात असं नसतं कारण तितकी योग्यता आल्याशिवाय पुढचा विषय कळतच नाही समजत नाही म्हणून विषय कळण्याकरता जी योग्यता अंगी यावी लागते त्या योग्यतेकरता जे कार्य करावं लागतं या कार्यालाच यम नियम अशा प्रकारचे नाव शास्त्रकारांनी दिले आहे जे काही सांगितलेलं तंत्र आहे त्याला यम असं म्हणतात ते समजून घेणं आणि करणं म्हणजे नियम काय कोण्या वेळेला काय करावं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांनी कोणत्या प्रकारचे आचार करावेत हे सगळे नियमामध्ये सांगितलेले असतात ज्या गोष्टी ब्राह्मणा करतात सांगितल्या त्या इतरा करतात आहेतच असं काही नाही पण मध्यमांसाधिक पूजे यम या मये देता मध्यमांसाधिक पूजा करता निषिद्ध सांगितलेली आहे ती त्यांनी करू नये काही घटना ब्राह्मण करता विशिष्ट याकरता सांगितल्या की त्यांना ध्यानधारणा करण्याकरताच त्यांचा जन्म असल्यामुळं देहो देहोयम क्षुद्र कामाय निष्ठते ब्राह्मणाचा देह क्षुद्र कार्याकरता नाही अर्थात ज्या उत्तम कार्याकरता आहे त्या कार्याकरता बसण्याकरता लागणारी जी तयारी त्याच्या शरीराची ती विशिष्ट आहार विहार असल्याशिवाय होत नाही चहा हे मूत्रल पेय आहे चहा बार बार पिल्यानंतर तो जर म्हणेल की मी चार तासाची बैठक लावून बसेल नाही जमत याकरता काय खाऊ नये आणि काय खाऊ याचा आधी विचार झालेला असतो त्याला यम नियम असं म्हणत असतात काही गोष्टी औषधी जरूर असतील शरीराला अतिशय आवश्यक ही असते परंतु ब्राह्मणाच्या ध्यान धारणेला ते योग्य नाही म्हणून कांदा गांजर लसण इत्यादी गोष्टी ज्या त्यात सांगितलेल्या आहेत याच्या मागचं कारण त्याची समाधी लागत नाही त्याचं ध्यान लागत नाही त्याची धारणा लागत नाही म्हणून अमुक अमुक गोष्टी खाऊ नये आता जर कोणी म्हणेल वैद्यशास्त्रात फार चांगल्या सांगितल्या ज्यांनी खाऊ नये म्हटलं त्याला वैद्यशास्त्र माहीत असेल ना की त्याला माहीत नव्हतं आपल्यालाच माहीत झालेलं आहे म्हणून निषेध करण्याच्या पूर्वी निषेध आल्याने तुमच्याकडून एक पायीची अपेक्षा केलेली नाही आणि तुम्ही जर ते निषेध पाळले तर विश्व व्हाल ही त्यांची कल्पना असल्यामुळं सर्वसाधारण जनतेला जे नको ते तुम्ही करायला नको आहे हा एक अलिखित नियम आहे मला कैलासाला जायचं नाही भगवान शंकराशी आरसा देण्या घेण्याचा संबंध आहे असा नाही पण व्यवसायात जर मी प्रवचन सांगण्याचा करतो तर काही अपेक्षा लोकांच्या आमच्याकडून असतात की नाही की आम्ही कसे वागावे याचं काही काहीतरी थोडं बहुत आमच्याकडे देणं लागतं समाजाचं समजा आज महाशिवरात्र आहे आमच्या कोष्टकामध्ये त्याचा फारसा विचार जरी नाही तरी जनतेच्या दृष्टीनं आज भोजन करणं याच्या इतका मूर्खपणा दुसरा कोणता नाही अवशास्त्री बा महाशिवरात्रीला जेवतात म्हणजे काय मिळवू का पाळू नये हे व्रत आषाढी एकादशी म्हणा कार्तिकी एकादशी म्हणा यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चारणीयम जर लोकविरुद्ध असेल आणि ते शुद्ध जरी असेल तरी ते करू नये कोण केव्हा येईल याचा नियम नाही आणि त्यावेळेला आम्ही जर भोजन करत बसलो आमच्या इतके मूर्ख जगात कोण आहे याचं प्रात्यक्षिक त्या मुंबईला पाहायला मिळालं आमच्या इथे एक माझं प्रवचन झालं की नंतर कीर्तन होत एक कीर्तनकार सांगायला आले आणि त्यांनी सांगितलं आज एकादशी आहे अमुक अमुक खाऊ नये तमुक तमुक खाऊ नये जोरात सांगितलं भाषा जरा जरा निराळी वापरली भाषेमध्ये फार महत्व आहे काल तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या माणसाने जर सांगितलं तुम्ही दीर्घजीवी व्हा त्याला आनंद वाटेल आशीर्वाद दिला म्हणेल दक्षिणा देईल नमस्कार करेल आणि दुसऱ्याने येऊन जर सांगितलं की तुमच्या समोर तुमच्या घरचे सगळे माणसं मरो तर लागलीच तो शाप ठरेल आणि लागलीच तो मार खाऊन मोकळा होईल दक्षिणा तर मिळणार नाही पण पहिला जो बोलला त्याच्यात हा काही नवीन बोलला का पहिला तोच बोलला की जे हा बोलला पण पहिल्याची बोलण्याची भाषा निराळी होती तुम्ही दीर्घची विवाह दीर्घची विवाह याचा अर्थ बाकीचे तुमच्या समोर मरा असाच आहे ना बाकीचे मेल्याशिवाय तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जीवनाचे होणार कसे परंतु भाषा भाषा वापरण्याचं तंत्र आहे आणि त्या तंत्राप्रमाणे जेव्हा त्याची थोडा संयम सुटला आणि परखड काहीतरी बोलला सगळे श्रोते चुपचापच ऐकतात असंही काही नाही त्यातला एक जण उठला बोवा या समोरच्या हॉटेलातून भाजीन पुरी आज तुम्ही सकाळी आणली इथून दरबारातून रस्सा सांडत नेला आणि या मागच्या खोलीत बसून माझ्या समोर खाल्ली तुम्हाला काय अधिकार आहे एकादशीला काय खावं काय खाऊ नये सांगायचा त्या समोरच्या माडीवरच्या भुवानं सांगितलं तर चालेल तुम्हाला काय अधिकार हा म्हणे अहो आज लोकांनी माझी बिनपाण्याचीच केली तुम्हाला कोणी सांगितलं होतं नसलेले धंदे दुनियाला उपदेश करण्याच्या पूर्वी आपण काय करतो याचा आधी विचार करा आणि त्यानंतर मग तर हजारो लोक जर तुम्हाला पाया पडावे वाटतात आणि आपलं महत्व जर अपेक्षा जास्त आहे तर इतरांपेक्षा जास्त पथ्य जास्त संयम तुम्हाला पाळणं प्राप्त आहे याशिवाय इलाज काय म्हणून इतर सगळ्या समाजापेक्षा ब्राह्मणावर जास्त कटाक्ष धर्मशास्त्र वाजायचं आहे आता एका बाईनं आज आम्हाला प्रश्न केला तुम्ही सगळं माणसाकरताच सांगितलं बाया करता काही नाही माफ करा ते ऐकायला तुम्हाला बरं वाटणार नाही बाया करता जितकं सांगितलंय तितकं माणसाकरता पोथित नाहीच स्त्री ही रत्नाची खाणी आहे पुरुष बिघडला तर एकटाच बिघडतो पण बाई बिघडली तर सगळी खानदान बिघडते यावे इथे स्त्री बिघडली तर सगळी खानदान बिघडते म्हणून इतरापेक्षा स्त्रियांना जास्त पथ्य सांगितलेले आहेत आता त्याची यादी जर सांगत बसलो तर ते तितकस व्यवस्थित ठरेल असं नाही सगळ्यात महत्व आहे तिनं ग्रस्थाश्रम सांभाळायचा आहे मुख्य नवरा सांभाळायचा आहे नवरा जर काही स्नान संध्या जपजाप्य करत बसला असेल काही काम करत बसला असेल तर त्याने पुढे स्वयंपाक करून खावा आणि बाई वडाला प्रदक्षिणा घालायला जात असेल तर यात पुण्य मिळत नाही तिला भागवत ऐकायला बसायचं असेल आणि ती नवऱ्याला तर सांगून ठेवेल पोरांचं सगळं करून टाका माझी दशमी करून ठेवा आणि मग तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये जा तर तिला भागवताचं पुण्य मिळणार नाही काही उपयोग होणार नाही म्हणून आधी तिनं आपलं घर सांभाळलं पाहिजे नवरा सांभाळला पाहिजे नंतर काय करायचं ते केलं पाहिजे असे प्रत्येकाला काही विशिष्ट पथ्य आहे आणि त्या पथ्याप्रमाणे जो वागतो त्यालाच पुढचं ज्ञान कळतं किंवा तो ज्ञान घेण्याच्या योग्यतेचं आहे असं समजलं जातं असे जेव्हा आठ खंड निरनाळ्या पद्धतीने निर्नाळ्या कथेच्या माध्यमातून कथा ह्या रोचना करता असतात कथेचा मतलब हा प्रमुख आहे कथा ही प्रमुख गोष्ट नाही जसं आमची आत्ता आमचा एका भाऊसाहेबाचा प्रश्न आहे की आपण पोथीमध्ये किती ऐकतो तसं प्रत्यक्ष का घडत नाही पोथीत ऐकतो ते रूपक ऐकतो त्याचा मतलब समजून घेत नाही म्हणून घडत नाही जेव्हा मतलब आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला ते घडलंच पाहिजे असं काल तुम्हाला गंगेच्या तंत्रामध्ये समजावून सांगितलं होतं या एका सगळ्या आठ खंडाच्या कथा झाल्यानंतर आता राजा दक्ष प्रजापती योग गीता सांगण्याच्या योग्यतेचे झाले अशी भगवान मुदगलांची कल्पना झाल्यामुळं परमात्मा मुदगल त्यांना जे काही गुप्त रहस्य आहे ज्ञान आहे ते सांगण्याकरता तयार झाले पण ते सांगण्याच्या पूर्वी म्हणतात राजन तुला अष्टांग योगाचा आधी अभ्यास केला पाहिजे त्याशिवाय तुला हे व्यवस्थित कळायचं नाही म्हणून या समाधीपर्यंतच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आधी समजावून सांगितल्या यात पहिला पहिलाच नियम आहे यम दुसरा आहे नियम तिसरा आहे आसन चौथा आहे प्राणायाम पाचवा प्रत्याहार त्यानंतर नंतर सहावी ध्यान सातवी धारणा आणि आठवी समाधी समाधी या योगाचं अखरीचं टोक आहे याला अष्टांग योग असं म्हणतात या अष्टांग योगाच्या माध्यमातूनच भगवत प्राप्ती होते असा भगवान वशिष्ठाचा आणि योगशास्त्राचे प्रवर्तक पतंजली यांचा सिद्धांत आहे जोपर्यंत काय करायचं हे समजून घेतल्या जात नाही आणि त्या प्रमाणे वागत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी घडत नाही म्हणून कोणत्याही कार्याकरता यम आणि नियम या दोघांची अतिशय जरूरत आहे आधी तुम्हाला काय करायचं ते समजून घ्या किती वेळ करू शकता तुमची ताकद काय याचा आधी अंदाज करा काय खाल्लं असताना तुम्ही त्यापेक्षा जास्त बसाल काय केलं असताना तुमचं मन त्याच्यामध्ये जास्त लागेल याचा आधी विचार सगळा वाचून घ्या पहा आणि तुम्हाला काय करता येतो ते पक्क ठरवा म्हणजे यम नियम झाले असे यमनियम झाल्यानंतर तिसरा प्रकार आहे आसन जिथे कुठे बसायचं आहे तिथे गायीच्या शेणाने सारवलेली जमीन जास्त चांगली फरशीपेक्षा स्टाईलपेक्षा मातीची जमीन ही सगळ्यात चांगली आणि ती गायीच्या शेणाने सारवलेली आणि चांगली ती सुकू द्यायची ती ओली असतानाच त्याच्यावर आसन घालायचं नाही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसता येईल अशी साधकांनी व्यवस्था करून घ्यायची आधी एक दर्भाची चटई घालायची दर्भाचं आसन पहिले घालायचं त्याच्यावर वाघाचं हरणाचं कातड जसं आपल्या तंत्रामध्ये बसेल त्याप्रमाणे घालायचं आणि असं झाल्यानंतर त्याच्यावर एक गरम चांगली कांबळी टाकायची घोंगडी टाकायची किंवा एखादी धाबळी घालायची आणि नंतर त्याच्यावर एक पांढरा स्वच्छ सुती कपडा घालायचा असे चार आसनं एकावर एक घातले म्हणजे जमिनीचा उपसर्ग त्या माणसाला बाधत नाही त्याला शांततेने मांडी घालून बसता येते स्वस्तिकाधिक जे आसनं सहज सांगितलेले आहेत ज्याच्यामुळं फार त्रास होणार नाही बैठकीला मांडी पुष्कळ वेळपर्यंत टिकू शकेल अशी आपल्या ताकदीप्रमाणे कोणत्या तरी आसनाची चौऱ्यांची आसनापैकी कोण्या तरी आसनाची निवड करावी विशेषतः आसन हे जास्त चांगलं असं त्यांनी सांगितलं फार ताकद असेल तर पद्मासन दद्धपद्मासन इत्यादी पुढचे आसनं करावीत असे आसनं केले म्हणजे पाठीचा दाण सरळ राहील स्थिर राहील आणि आपली दृष्टी आपल्या नाकाच्या टोकावर राहील किंवा या दोन्ही भुवयांच्या मध्ये राहील अशी व्यवस्था त्या साधकांनी करून घ्यावी इकडे तिकडे पाहत काहीतरी बावचळल्यासारखं करत असं त्यांनी आसनावर बसवू नये नासाग्र दृष्टी असावी आणि अशी दृष्टी एकदा स्थिर झाली म्हणजे यथा गुरुमुखोद्गताम गुरुच्या मुखातून जो कोणता मंत्र आला असेल याचा जप करत बसला की ध्यान लागत असं ध्यान काही वेळ पर्यंत टिकणं म्हणजे धारणा या ध्यानामध्ये भगवंताच्या पायापासून वरच्या सगळ्या शरीराचा हळूहळू विचार करावा जेव्हा सगळ्या शरीराचा विचार झेपत नसेल तेव्हा नुसत्या श्रीहरीच्या कमलाचा विचार करावा भगवंताच्या चरणकमल अतिशय मजेदार पुराणकारांनी सांगितलेले आहेत त्याच्यावर एका एका पावलावर सोळा सोळा चिन्ह असतात असे दोन पावलावर मिळून बत्तीस असतात या बत्तीस पैकी आपल्या पावलावर ही नसत हे परमात्माच्या शरीराची रचना सांगितलेली आहे देवी भगवती पार्वती त्या गुणेशाच्या पायाचे चिन्ह पाच पाच पाच त्याच्या मागे पळत आले आणि त्याच्या पुढे एका माणसाच्या पुढे ते चिन्ह दिसेना म्हणून तो शैव असणारा योगी त्याला विचारलं माझा मुलगा इथपर्यंत तर निश्चितच आला कारण हे जमिनीवर त्याचे पावलं उमटलेच आहेत पण याच्या पुढे ते पावलं दिसत नाही त्या अर्थी तो कुठे गेला तो आलेला कर्दम नावाचा दैत्य म्हणतो शंकराची शपथ मी काही त्याला पाहिलं नाही पण याच दैत्याने त्याला खाल्लं होतं भगवान त्याच्या पोटात होत म्हणजे इतकं लबा माझ्या आईशी आणि ते त्याचं पोट फोडून बाहेर आले ते पार्वती तिथपर्यंत आली ती त्या कमलाच्या चिन्हाच्या माध्यमातून असेच सगळे अनेक विषय पुराणामध्ये येतात तर या नुसत्या तळपायाचं ध्यान करावं हे जेव्हा स्थिर होईल कोणतंही ध्यान तीन तास पूर्ण चाललो म्हणजे ते स्थिर झालं बैठक तीन तास व्यवस्थित चालली म्हणजे ती स्थिर झाली काही वेळेला साधकाला आपण चांगलं जमिनीवर मांडी घालून बसला असताना सुद्धा अंगाला कंप सुटतो आणि आपण आता पडणार अशी कल्पना त्याची होते पण तसं काही नसतं पडण्याचं कारणच काय असतं पण त्यावेळेला समजावं आसन सिद्ध होत चाललाय असं जर काही अनुभवाला आलं तर समजा आता हळूहळू बैठक आपली सिद्ध होत चालली आहे पुढे तीन तास बैठक हलवायचं काही काम पडत नाही तेव्हा समजा आता नक्की आसन पक्क झालं असंच प्राणायामाच्या माध्यमात करावं प्राणायाम घेताना ज्या कुण्या नागपुडीनी श्वास वर ओढला असेल तो जितक्या काही वेळामध्ये ओढला असेल याच्या चौपट वेळ पोटामध्ये तो श्वास ठेवण्याकरता अवकाश असावा आणि ज्या कुण्या वेगाने ओढला असेल त्याच्या दुप्पट वेगामध्ये तो दुसऱ्या नागपुडीतून सोडावा अशी एक क्रिया याला एक प्राणायाम म्हणतात असं एका नागपुडीतून झालं की दुसऱ्या वेळेला दुसऱ्या नागपुडीतून श्वास ओढण्याची प्रक्रिया करावी पोटात त्याच्या चौपट ठेवण्याची आणि दुप्पट वेगाने सोडण्याची यातल्या या दोन क्रिया साधारण त्या मानाने सोप्या आहेत काही विशिष्ट मर्यादेपर्यंत काही अंक मोजत काही नावं घेत भगवंताचे श्वासवर ओढता येत ओढलेला श्वास चौपट पोटात ठेवताही पण येतो पण दुसऱ्या नागपुडीहून सोडताना ज्या वेगाने आहे त्याच्या दुप्पट वेगाने तो सुटत नाही तो लवकर सुटतो म्हणजे पूरक करणं कुंभक करणं ह्या दोन क्रिया सोप्या आहेत रेचक ही जी तिसरी क्रिया आहे ही त्या मानाने कठीण आहे श्वास एकदम सुटतो म्हणून त्या श्वासावर मर्यादा असाव्यात आणि असे बारा प्राणायाम कमीत कमी करावे जर साधारण प्रामाणिक संध्या जर केली तर प्रत्येक संध्येत तीन चार प्राणायाम येतात आणि तीन संध्येत बारा प्राणायाम आपोआप होतात संधेसारखं दिव्य अनुष्ठान नाही दहा मिनिटाचं अनुष्ठान जर ब्राह्मण इमाने इतबारे करत बसला तर चोवीस तास पुढे जाणं काही नाही केलं तरी चालेल परंतु चोवीस तास अन्य करत पहिली दहा मिनिटाची संध्या केली नसेल तर काही फळ मिळायचं नाही असं शास्त्रकार सांगतात निदान ज्याला कोणाला गुरुचरित्रावर भरोसा आहे त्यानं तरी हे करायला पाहिजे ते करत नाही अरे चमत्कार आणि म्हणे आमचा गुरुचरित्रावर भरोसा भरोसा कशाच बोलक्याचा तीन अध्याय त्याच्यात संध्याचं महत्व लिहिलं आणि याला जर विचारलं तू संध्या करतो नाही मग भरोसा कशाचा तुझा नाही म्हणे मांडी न हलवता गुरुचरित्र वाचतो मरेपर्यंत वाचलं तरी काही होत मांडी हलवू नको की दत्त हलव काही होत नाही का सांगितलेलं अन्निक तो करत नाही व्यवस्थित म्हणून आदव ज्ञाने नाधिकार हा कर्मण्यव प्रयोज्यते कर्मणा शुद्ध हृदयो भेद बुद्धिर्मुपेशती कर्मकांड व्यर्थ नाही फार महत्वाचं आहे कर्मकांड केल्याशिवाय ज्ञानाचा अधिकार येतच नाही उगीच कोणी विहंगम मार्गाने उडायचा प्रयत्न करी त्याला मुंगीसारखं चालता येत नाही त्याने पक्षाची गप्पा कशाला कराव्या म्हणून तो योग्यांचा मार्ग फार कठीण आहे हाच मार्ग सुलभ आहे याकरता हा मार्ग गुरुच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित प्रकारे करावा साधकाचं कल्याण यातच आहे असं भगवान मुदगल राजा दक्षाला समजावून सांगतात जेव्हा केव्हा प्राणायाम सिद्ध होईल तेव्हा भगवंताचं एक गोजरवाण कोणतं तरी ध्यान एकच ध्यान साधकाच्या मनात असावं आज एक उद्या दोन परवा तीन असं नाही करा आपण बावचळलेले लोक आहोत त्याच्यामुळं आपल्याला कोणीच सापडत नाही आता आज मोरयाचं देऊळ सगळं जरी मोकळं असलं किंवा जगातले सगळे विष्णूचे मंदिर जरी मोकळे असले आणि विष्णू स्वतः जरी बोलावू लागले तरी हा म्हणजे छाट आज महाशिवरात्र आहे महादेवाशिवाय मी आज कुठं जाणं शक्य नाही मग तिथं किती वेळ लागो केव्हाही दर्शन हो पण हा कोण्या तरी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय याचं समाधान व्हायचं नाही आणि तेच महादेव जर मध्येच येऊन उभे राहिले तिला आणि म्हणतील आज मी रिकामाचे माझं दर्शन घे आहे आता गणपती पाहिजे तुझं काही काम नाही म्हणजे आता कोणावर भरोसा नाही असा जो व्यभिचारी भक्त असतो याला परमात्मा मिळत नाही म्हणून भक्ती अव्यभिचारी केली पाहिजे कोणावर तरी एकावर प्रेम करा मग कोणावरही करा त्या एकावर इतकं मजबूत केलं पाहिजे की त्या परमात्माला सुद्धा वाटलं पाहिजे हा आहे मला सोडून दुसरीकडे जात नाही म्हणून मुद्दा गाणपत्य संप्रदायाच्या विरुद्ध म्हणजे जरूर नसताना दुसऱ्याची गोष्ट इथे सांगितली होती एकाच विष्णूचे दोन अवतार एक बाल श्रीकृष्ण आहे तो एकाच्या ध्यानाचा विषय आहे आणि दुसऱ्याच्या ध्यानाचा विषय तरुण राजा रामचंद्र आहे दोन्ही साधक एकाच गावामध्ये एकाच वेळेला उपस्थित आहेत एकमेकाशी गप्पा करतायत एकाचं नाव आहे महात्मा सूरदास आणि दुसऱ्याचं नाव आहे महात्मा तुलसीदास फरार कोटीचे मोठे माणसं आहेत दोघे भगवान विष्णूचे उपासक आहेत सूरदास जन्मांध आहेत आणि त्यांची उपास्य मूर्ती बाल श्रीकृष्ण आहे हे त्यांची उपास्य मूर्ती तरुण राजा रामचंद्र आहे यांच्या हातात धनुष्य बाण आहे आणि ते दोघे जण गप्पा करत दिल्लीमध्ये बसले असताना एकदम आरडाओरडा झाला एक हत्ती सुटला आणि सगळेजण सावध राहा रस्त्यात कोणी येऊ नका हत्ती सुटला राहा म्हटलं की तू सुरदास उठले लागले पळायला तुलसीदास आश्चर्यचकित झाले मातारा आंधळा हा पळतो कुठे काय कारण आहे याला पळायचं म्हणून नाईलाजानी त्यांना धरलं रस्त्यात कुठे पडू नयेत म्हणून विचारलं काव का कशा करता पळता ते ऐकलं ना आता कल्ला काय झाला तो तो माझा कान्हा कुठेतरी रस्त्यात येणारच ते फार अवखळ पोरगा आहे आणि त्याला तो हत्ती पाहावा वाटणारच हत्ती त्याच्या अंगावर येणार आणि त्याचा हात पाय काहीतरी मोडणार मग मी काय करू शकतो म्हणून मला आधी माझा काना शोधला पाहिजे कुठं आहे हे हसले हे तर चमत्कारीच आहे म्हणजे यांचा इतका भरोसा आहे की ते या वेशात येणारच आणि पाहणारच सांगितलं अहो तशीच जर वेळ आली तर आमच्या राजा रामचंद्राच्या हातामध्ये जो धनुष्य बाण आहे तो काय फोटो करता ठेवलाय का मग तो बाण सुटेलच ना आणि तुमच्या कानाचं संरक्षण होईलच ना तितका वेळ कुठे आहे पण माझ्याजवळ हे तरपाड धारपाड करत रस्त्यात गेले हे बरोबर यांच्या कल्पनेप्रमाणे तिथं रस्त्यात उभेच होते ते इतरांना दिसले न दिसले भगवान जाणे पण याला ते पिल्लू सापडलं रस्त्यात याच्या आनंदाला पाराभार नाही तितक्यात तो हत्ती येतच होता ओरडा झाला ते लेकरून मेल मेल साप झालं संपलंच ते आता इतका ओरडा झाला की एक बाण सणसणीत आला त्याच्या मस्तकात बसला की हत्ती चिरचिर चिरचिर करत पळाला आणि ते पिल्लू गंमत पाहत रस्त्यात उभा असलेलं या नासा पडलो यांनी त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत एकदा हात फिरवून चोकडून पाहिलं मागून पडून काही वेद झाली नाही इजा कोणती अशी खात्री पटल्यावर त्याला लागलीच छातीला आवळून धरलं सांगितलं बाळ अशा रस्त्यात कशा करता यावं हे बरं दिसते का एवढा विश्वास ही माझा देव छोटा आहे आणि त्याच्या लीला अशाच छोट्या आहेत एवढा त्याचा परिपूर्ण विश्वास त्या तंत्राप्रमाणे परमात्मा त्याच्याकरता छोट्या होतात याच्याकरता तरुण होतात याची कल्पना ती की अशा वेळा बांधलं येतं तेव्हा येणार त्यांच्या कल्पनेप्रमाणे आला साधक असा मजबूत असला पाहिजे त्याने कोणतं तरी एक ध्यान केलं पाहिजे बावचळल्यासारखं आज एक उद्या दुसरं परवा तिसरं असं करून कोणीच मिळत नसतं म्हणून त्यांनी प्राणायाम पूर्ण झाला की ध्यान करा ध्यान झाल्यानंतर ते ध्यान पुष्कळ वेळ टिके याला प्रत्याहार म्हणतात मग पुढे धारणा आणि मग प्रत्याहार आणि याच्या नंतर लागते ती समाधी त्या समाधीचं लक्षण सांगितलं होतं या सात क्रियेमध्ये श्वासोश्वास चालू असतात आठवी क्रिया ज्या वेळेला योग्याची सुरू होते तेव्हा त्याचे श्वासोश्वास बंद होतात दोनच वेळेला ही क्रिया आयुष्यामध्ये घडत असते जर समाधी लागली तर श्वासोश्वास बंद होतात किंवा तो मेला तर श्वासोश्वास बंद होतात एरवी श्वासोश्वास चालू असतातच जेव्हा केव्हा तो साधक समाधी लावून जाऊन बसतो तेव्हा जितका कोणता काळ गेला असेल तितका आयुष्यातला गेला म्हणून समजून पुढे त्याच्या आयुष्य मोजायचं तेवढा मोजायचाच नाही म्हणून हजारो ऋषी अनेक वर्ष तप करण्याचं जे वर्णन आहे ते अनेक वर्ष समाधी तुटत नसे त्यामुळं यमराज त्यांच्याकडे पाहत नसत मरण्याचा प्रश्न नसे समाधीत कोणता योगी मेला असं वर्णन नाही पुण्यात होती पुण्यात कथेत असं वर्णन नाही ही योगी समाधी लावून बसला होता आणि त्यातच मेला असं कधी घडत नाही त्यावेळेला यमराजाला त्याच्यावर आपला अधिकार दाखवता येत नाही आणि तो योगी तितका काळ आपल्या आयुष्याचा जास्त जगू शकतो कारण त्याचे श्वासोश्वासावर आयुर्मर्यादा मोजल्या जात असते मध्ये श्वासोश्वास बंद पडतात म्हणून तो योगी त्या समाधीच्या धारणेमध्ये बसला असताना त्याचं वय मोजण्याची पद्धत नाही अशा याच्यामध्ये जेव्हा भगवान गणेश हृदयामध्ये साकारित होऊन डोलू लागतील तेव्हा त्याला उत्कृष्ट गाणपत्य म्हणत असतात हे त्याचं सगळं तंत्र सांगितलेलं आहे मग त्याच्याकरता काही बाह्याचार पुढे क्षम्य आहेत तो त्या समाधीत बसला म्हणजे मग त्याची स्नान नाही संध्या नाही उठणं नाही खाणं नाही पिणं नाही काही नाही परंतु जेव्हा खाणं पिणं बाकीचा व्यवहार नाही तेव्हा ईश्वरी पूजन तंत्र वगैरे सुटलं तर ठीक आहे परंतु याचं खाणं पिणं सुटायचं नाही चहा सुटायचा नाही आणि यानं जर फक्त पूजा सोडून दिली आणि स्तोत्र पाठ सोडून दिले तर कसं चालेल नाही म्हणजे धावपळ होती अरे पण धावपळीत चहा पिलाच ना इतकं थांबलाच होता ना चहा पिपर्यंत जेवेपर्यंत थांबला होता ना मग जेवण चहा पिणं हे जर थांबलं नाही तर जप करण्याचं थांबायचं काय कारण आहे म्हणून त्या साधकाने रात्रंदिवस आपल्या कर्मावर विश्वास ठेवू ते कर्म योग्य रीतीने करावं असं हळूहळू दोन अध्यायात सांगितलं त्यावेळेला विचारण्यात आलं की या योग्यांचे हे योगी झाल्यानंतर यांना पाप पुण्याचा दोन्हीचाही दोष लागत नाही अशा वेळेला याच्या हाताने जी क्रिया घडते त्याचं काय होत असा महाराज दक्षाचा प्रश्न आहे भगवान महर्षी मुदगल म्हणतात राजन जेव्हा तो योगी या अवस्थेला येतो इथपर्यंत जायला योग्याला फार वेळ लागतो चढायला वेळ लागत असतो उतरायला वेळ लागत नाही इथे गेल्यानंतर त्याला एक प्रमादाचा झटका येतो किती तरी दिवसाची साधना करत करत करत योगी तिथपर्यंत जातो पण तिथे गेल्याबरोबर त्याला ज्ञानाचा त्याला आपल्या क्रियेचा एक अहंकार निर्माण आणि विचारधारा अशी येते आता मी योगी झालो आता ना मला पापाचं फळ भोगायचं आहे ना पुण्याचं भोगायचं आता मी या पाप पुण्याच्या पलीकडे गेलो आहे मग मी उगीच्या उगी शरीराला कष्ट तरी का द्यावेत असा एक विचित्र विचार या ठिकाणी त्या योग्याच्या डोक्यात तयार होतो मग काय मग अधपात सुरू होतो ही वेळ त्यांनी सांभाळणं त्याच्या जीवनात अतिशय महत्वाची आणि कठीण आहे या वेळेला जर तो टिकला व्यवस्थित तर पुढे त्याला काही धोका नाही पण प्रत्येक योगी इथे गोता खातो आणि मग मला जर पापच भोगायचं नाही तर मग पुण्यही भोगायचं नाही अशी दोन्ही अवस्था त्यावेळेला त्याच्या डोक्यात असते मग मी पुण्य करण्याच्या तरी भानगडीत का पडायचो आणि पापाच्या तरी पंचायतीत का पडायचो इथे पहिला हा विचार आल्या आल्या बरोबर मग मला सकाळी उठण्याची गरज काय ब्राह्मे मुहूर्ते चोखायो सर्वसाधारण जनते करता सांगितलं माझ्यासारख्या योग्या करता थोडच आहे म्हणून महाराज पहाटी उठायच्या ऐवजी सूर्योदयानंतर उठायला सुरुवात करू लागले सगळे या पहिल्या झटक्यात आले की असं झालं ते ब्राह्मे मुहूर्ते उठाय गेलं आणि सगळेच योगी आरामशीर बनून राहिले अंतरणात करायचं काय आपल्याला उगीच मरमर करून काय करायचं एकदा भलत्याच वेळेला तो उठला आणि पहाटीचं उठणं त्याचं चुकलो की मग थंड पाण्यात स्नान सूर्योदय झाल्यावर नाही करता येत जसं सूर्योदयाच्या आत कोणी नदीत बुचकळणं तलावात बुचकळणं सोपं आहे असं सूर्योदयानंतर सोपं नाही सूर्योदयानंतर ते पाणी जास्त थंड होत मग योगी म्हणतो आता थंड पाणी आपल्या शरीराला सोसत नाही गरम हे दुसरं चाललं खाली एकदा गरम पाणी आलं की ते तापेपर्यंत थांबणं प्राप्त आहे इतकं झालं की ती संध्याची वेळ गेली संध्याची वेळ गेली की बाकीची सगळी अन्निकाची वेळ चालली असं करता करता केव्हाच तरी केव्हा तरी होते आणि मग पुण्याच्या ऐवजी काहीतरी पदरात पडतो असं प्रत्येक योग्याचं घडतं या तंत्राप्रमाणे एकदा झालं की मग त्याची खाण्यापिण्याची वासना बदलते कारण एकदा शरीर शरीर हे तुम्ही ठेवाल तसं राहत परंतु दुखत बिखत नाही असं आत्ता काही हिंमत नाही माझी सांगायची चौसष्ट वर्षापर्यंत मी मोठ्या जोरात सांगत होतो की दुखत बिखत नसतच हे लवाड आहे सगळं पण आता मला दुखू लागलं माझंच प्रत्यक्ष तेव्हा आता दुखत नाही असं म्हणण्याची काही हिंमत निदान मोरगावात तरी करण्याची परिस्थिती सध्या माझी नाही हे सगळं माझ्याच वागण्याचा परिणाम आहे हेही मला कळतं काय झालं हे कशा करता हा नगारा झाला हे मला कळतं आता जर मी सांगितलं की माझा प्राणायामावर विश्वास असून मी रोज करतो लबाड प्राणायाम करणे पोट नगाऱ्यासारखं असू शकत नाही ते छातीच्या खालीच असलं पाहिजे तोच माणूस प्राणायाम करतो म्हणून समजायचं बाकीचा गप्पा करतो प्राणायामाच्या नावाखाली किंवा नाकाला नुसताच हात लावतो हे कोणती तरी बाजू शास्त्राची पक्की आहे जी ज्याला जमत नसेल ती दुसरी होत नाही आमच्याकडे एक पासलेगावकर महाराज फार मोठे योगी होते आमच्या फार ओळखीचे आमच्या जवळचे होते विदर्भाचेच होते आमच्याच गावाच्या जवळचे होते माझ्या घरी पुष्कळ वेळेला मुक्कामाला आलेले होते खणान प्रवचन करायचे आणि प्राणायामावर पुष्कळ बोलायचे माझा रोजचा हा अन्निकाचा प्रकार एकदा दोनदा ऐकलं मोठेपणा म्हणून म्हणजे महाराज हे असं जबान का सांगता तुम्ही काय म्हणून अहो हे केवढा नगारा झाला या नगाऱ्याचा मालक प्राणायाम करत असतो का प्राणायामवाल्याचं पोटाचा नगारा होत असते का पोथी खरी की तुम्ही खरे काय पुस्तक खरं की तुम्हाला खरं मानायचं असं विरुद्ध कसं होईल असं आगाऊ बोलत जाऊ नको आगाऊ बोलत जाऊ नको तुम्ही सांगत जा काय आणि मी आपला ऐकत जाऊ असं कसं असं नसतं जमात शास्त्र शास्त्रच आहे त्याच्यात काही गडबड नाही गडबड आहे त्याचा आचार करणेवाल्यामध्ये एकदा त्या माणसाला थोडा कर्मकांडाचा आळस आला की पुढच्या सगळे दुर्दैवी घटना त्याच्या जीवनात घडतात पहाटीचं स्नान बंद झाल्याबरोबर संध्या बंद होत संध्या बंद झाली की काहीतरी खाण्याची लवकर इच्छा होते आणि तशी इच्छा झाली की मग तो अमन चमनकरण महाराज म्हणून गाजलेला असतो असतात शिष्य या देशामध्ये गुरुची व्यवस्था करण्याला काही अंत पार नाही कोण किती त्या गुरुला कोण्या ठिकाणी नेऊन ठेवेल याचा काही नियम नाही आणि मग त्यांच्या आज्ञा होण्याच्या आत खरं म्हणजे शिष्य गुरुला राग करतो आजचा हा त्या महाराजाला देव करून टाकतो आणि त्याच्यामुळं त्याचं अन्निक बिन्निक सगळं ते आधीच झालंय अन्निक आधीच झालं मागच्या जन्मात आणि बासुंदी पितो या जन्मात ते मागच्या जन्मात त्यानं नाही पिल्या ते त्याला आत्ता लागतात म्हणून हे साधक महाराजांना खराब करतात आणि महाराज आमन चमन खाऊ लागतात अमन चमन खाल्लं की आळस वाढतो आळस वाढलं की झोप येते जो आले की ध्यान कशाचं धारणा कशाची सगळा आनंदी आनंद म्हणून प्रत्येक योगी या ठिकाणी गोता खातो आता जो योगी व्यवस्थित प्रकारे चालतो त्याची जे कोणी चेष्टा करणारे त्रास देणारे आहेत ते त्याच्या पापाचे अधिकारी होतात योग्याचं पाप कुठं जातं योग्याला लागत नाही मग ते जातं कुठं ते जे त्याला त्रास देणारे आहेत ते त्यांच्याकडे जात आता त्यावेळेला काही अंशी मागच्या जीवनातलं पुण्य शिल्लक असत जितके दैत्य आतापर्यंत सांगितले मत्सरासुरापासून अंकारासुरापर्यंत यांनी जेवढे उधम केले तितके आजचे जगातले कोणीही पापी करत नाही हे सगळ्या पाप्यांचे मोठ्यातले मोठे प्रतिनिधी असे सगळे दैत्य आहेत त्यांचा त्यावेळेला इतका मोठा काळ होता की इंद्रादिक देव नुसते आले म्हणून कळलं हा कामासूर बगैर शस्त्रास्त्र धारण करताना त्रैलोक्य विजय मिळवता झाला अशी सहाव्या खंडामध्ये त्याची कथा आलेली आहे इतर दैत्यांना निदान हातात हत्यार घेऊन तरी जावं लागलं याच्यात नुसत्या आला म्हणून कळल्याबरोबरच ब्रह्माजी ब्रह्मलोक सोडून पळाले आणि कुठेच त्याला प्रतिबंध झालाच नाही म्हणजे अप्रतिबंध त्याची सत्ता चालते तो काम हे त्या चरित्रावर मोठं मजेदार पाहण्यासारखं आहे या तंत्राप्रमाणे हे दैत्य इतक्या विकोपाला गेले आणि सगळे एकाच रस्त्याने गेले जेव्हा केव्हा त्रैलोक्याची सत्ता मिळाली काम काही नाही तेव्हा मग उरलेला वेळ घालवायचा कशात स्त्री मांस मदिरा सगळ्यांचा आचार एकाच चांगली बाई कोणाची असो कुठली असो ती आपली असलीच पाहिजे कारण चांगली वस्तू राजाची ती स्त्री वापरण्याकरता जी काही पाहिजे धारणा त्याकरता प्या आणि पिलेलं पचवण्याकरता खा हे सगळे दैत्य या एकाच रस्त्याने गेले यांनी केले नाही असे कोणतेही अन्याय जगामध्ये नाहीत आणि तितके सगळे अन्याय केलेले ते दैत्य आज नुसते काही थोडे बहुत नामशेष झालेले आहेत नावं तरी आहेत बाकीच्यांचे लाखो जणांचे तर नावाचाही पत्ता नाही त्या मुकाबल्यात आजचे दुष्ट दुष्टपणा करून करून तरी किती करणार यांची किंमत किती आहे यांना करता तरी काय येतं अपराध तरी करता येतात का अन्याय तरी आजच्या लोकांना करता येतात का इतके अन्याय या दैत्यांनी केले आणि तेही दैत्य काळाच्या ओघात गेले कोणाचाही पत्ता नाही मग याचा काय नाही म्हणे ही म्हातारी होती तिला काही कळत नव्हतं सहज बुडवलं हा माणूस होता रस्त्यानं चालला जरा गायब्या दिसल्या त्याचा खिसा काढला आणि मग ते जरा डाचत होतो म्हणून रामापुढे पाच पैसे ठेवले रामापुढे पाच पैसे ठेवले म्हणजे सगळं पाकिट पवित्र झालं का परंतु असे दैत्य समाजात चिकार आहेत चिकार हे जाणून बुजून सज्जनांना त्रास देतात आणि पुन्हा ओरडतात तुम्ही किती यांनी करा किती घंटे वाजवा आमचं तुमच्यापेक्षा जास्तच खरी काय जास्त हिरण्य कशपू टिकला नाही तू कुठं टिकणार आहे तीन दिवस मागचं पुण्य आहे तोपर्यंत वाटेल तुला परंतु ते काही वाया जाईल का जे काही जास्त होत असतो ते इथंच भोगावं लागतं अत्रैव नरक स्वर्ग इथे माता आहे भगवान कपिल आपल्या आईला म्हणतात आई ते यमलोकात जाणं किंवा स्वर्गात जाणं काय असेल तो पुढे नंतरचा प्रश्न आहे परंतु जास्त पुण्य किंवा पाप झालं तर त्याचं फळ इथंच भोगावं लागतं पण व्यासाची एक सवय आहे आत्ती कोण्यातरी टोकाला गेल्याशिवाय त्याचा विचार करायचा नाही आईला दोन चार शिव्या दिल्या म्हणजे त्याचा विचार करायचा नाही पण आईला आणि बापाला मारूनच टाकलं मग खरं त्याचा थोडा विचार भगवान व्यास करतात आहे म्हणजे पापातही याचा काही नंबर लावण्यासारखा याचं पाप आहे जो ज्यावेळा दहावीस गाई मारेल आईला मारून टाकेल बापाला मारून टाकेल कोणाचाही सहजासहजी विनाश करेल कुणालाही त्रास देईल कुणालाही सुखाने जगू देणार नाही त्यावेळेला व्यास म्हणतो याला हा नग बरा आहे याचे वर्णन लिहायला काही हरकत नाही पण असे एकापेक्षा एक होऊन गेले की पाप करायला पाप नाही म्हणून रडले आणि तेही काळाच्या ओघात गेलेच त्यांचा पत्ता नाही तर आपला कुठला लागायला परंतु हे लोकांना समजत नाही म्हणून योग्यांचं जे काही पाप असतं ते त्यांची निंदा करणेवाल्याकडे त्यांना त्रास देणेवाल्याकडे जात त्यांचं जे काही पुण्य असतं ते त्यांची जे व्यवस्था ठेवणारे आहेत त्यांची जे जोपासना करणारे आहेत त्यांच्याकडे जातो योग्याकडे ना पाप राहतो ना पुण्य राहतं हे दोन्हीच्या पलीकडे गेलेलं असतं या दोन्हीच्या पलीकडे गेल्याशिवाय त्याला मुक्त होता येत नाही पाप असलं तरी फळ भोगावेच लागतात कोणता तरी जन्म घ्यावा लागतो पुण्य असलं तरी कोणता तरी जन्म घ्यावा लागतो जेव्हा दोन्हीचही गणित संपेल तेव्हा तो आत्मा मुक्त होत असतो एक महात्मा आपल्या सगळ्या शिष्यांना सांगून मोकळे झाले आम्ही संपलो म्हणजे स्वर्गात नगारे तुतारे वाचतील त्यावेळेला आम्ही मुक्त झालो असं तुम्ही समजा गुरुवर फार विश्वास शिष्यांचा गुरु महाराज त्यांना सांगितल्याप्रमाणे मिळेल नगारा वाजला नाही तुतारा वाजला नाही काही नाही अरे असं कसं झालं एक क्षणभर लबाड न बोलणारा माणूस मरता मरता मुद्दाम आपणाला सांगून संपल्यानंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घडलं कसं नाही सगळ्या शिष्यांनी त्यांचे गुरुबंधू जे हिमालयात राहत होते त्यांना कळव की आमचे गुरु महाराज तुमचे गुरुबंधू संपले कृपा करून तुम्ही जर आमच्या आश्रमाला भेट दिली तर बरं होईल त्याचंही मोठं प्रेम होतं यांच्यावर ते आले शिष्यांनी आपली अडचण सांगितली की असं असं महाराज बोलले पण काही झालं नाही सांगितलं ते कसे संपले ते दाखवा म्हणजे म्हणजे कोण्या दिशेकडे कुठे झोपले होते कसे झोपले होते कुणाकडे पाहत होते कसे कोण्या अवस्थेत होते ते सगळं करून दाखवा तशाला तसं शिष्याने लागलीच कालची जमीन सारवली त्याच्यावर तीळ पसरले गर्भ टाकले त्याच्यावर गोंगडी टाकली एक शिष्य महाराजासारखा झोपून त्याच्यावर दाखवला त्याच्या समोर नजर गेली त्यांनी आता तू उठ उठ म्हणल्यावर हे त्या घोंगडीवर झोपले तसेच त्यांना समोर एक बोरीच झाड दिसलं त्याला एक बोर दिसलं ते लालबुंद झालेलं होतं त्यानं तुमच्यापैकी कोणाला झाडावर चढतायत ना मग लवकर ते समोर बोर दिसताना लाग ते टाळ त्यानं ते काढलं सांगितलं नदीत फेक तिथेच खाली नदी त्यानं तिथून त्या झाडावरूनच ते बोर नदीत फेकलं फेकल्याबरोबर एका मासोळीनं खाल्लं मासोळीनं खाल्ल्याबरोबर तिकडे हजारो घंटे वाजले नगारे वाजले तो उतारे वाढले शिष्याने कळलं हे काय भानगड आहे बोराचा गुरुचा संबंध काय त्यावेळेला ते महाराज सांगतात हिमालयातून आलेले तुमचे गुरु महाराज मरता मरता या बोराकडे नजर गेली आणि इच्छा उत्पन्न झाली बोर खायचं राहूनच गेलो ते मतिस्सा गती अंतकाली तुम्ही जसा विचार करा तसा पुढचा जन्म मिळत असतो महाराज भारत संपूर्ण राज्य सोडून भारतासारख्या दिव्य प्रदेशाचं राज्य सोडून राणी सोडून परिवार सोडून उलट वस्त्र सुद्धा फेकून देऊन नदी किनारी बसले पण कर्म सोडून बसले नाहीत फारच कथा मजेदार लिहिलेल्या असतात आणि संध्या करत बसले असताना ती हरणी येते ती एका सिंहाच्या आवाजाने बुजाडते ती त्या नदीमध्ये उसळते ती तिच्या वेदनेने ती मरते पण अकाली प्रसूत होते आणि ते अकाली जन्मलेलं पारस त्या पाण्यामध्ये वाहत जातो यांचं क्षत्रियत्व जाग होतो हे म्हणतात ती मेली तिचा विचार संपला पण जे जिवंत आहे त्याचं तर रक्षण मला केलंच पाहिजे मी क्षत्रिय आहे आणि हे त्या नदीत उडी मारून त्या पिल्ल्याला आपल्याजवळ ठेवतात त्याला लहानाचं मोठं करतात आणि हरण हरण हरण करता करता एक वर्षाचं झाल्यावर ते पुण्यातरी उन्हाळ्यात कुठेतरी भटकत गेलो आणि हे योगीराज त्याचा शोध करत दिवसभर फिरले उन्हाचा चटकारा बसला आणि संध्याकाळी हरण हरण करता मिळेले दुसऱ्या जन्मात हरण झाले तिसऱ्या जन्मात ते चरभरत झाले मोरेश्वर क्षेत्रात आले आणि त्यांच्या नावाने हे क्षेत्र प्रसिद्धी लाग एवढ्या मोठ्या माणसाची जर हरण हरण करून ही दुर्दशा तर आपण एक कुत्र पाळलं गाय पाळली बायको पाळली पोर पाळले आणि त्यांच्याच जर नावाने जप करत करत मेलो नाही म्हणे मोरगावात मेला मेला अशी पण मरताना मोरया मोरया म्हणत नाहीच मेला मरताना बायकोचं कसं होईल कुठे जर तू बायको आहे काय त्याच्यात म्हणून अंत्य मती सागती अंतकाली जी तुमची भावना असेल कल्पना असेल त्याप्रमाणे जन्म पुढे मिळतो या तंत्राप्रमाणे योगी जेव्हा सगळ्याच गोष्टी विसरून भगवन नामामध्ये स्थिर राहील तेव्हाच त्याचा उद्धार होतो तोपर्यंत नाही होत अशी हळूहळू मांडणी करू विभूती विस्तार नावाचा योग इतर सगळ्या गीतेपेक्षा या योग गीतेमध्ये जास्त सांगितला इतर अनेक गीतेपेक्षा भगवद्गीता त्यांनी तो जास्त सांगितला पण तिच्याही पेक्षा कितीतरी पट मोठा असा योग विस्तार यांनी सांगताना त्याच्यात तो <clears throat> विचार जास्त मांडला की विभूती कशा कशाला म्हणाव्यात कोणत्या कोणत्या आहेत अशा ज्या काही गणेशाच्या फार मोठ्या विभूती सांगितल्या त्यातल्या बहुसंख्य तुमच्याच क्षेत्रात आहेत म्हणून या क्षेत्राचं अतिव महत्व आहे क्षेत्रामध्ये मयूर क्षेत्र म्हणजे मी